तुकाराम तुकाराम बराम तू आपल्यासारखेच कपडे घालतात आपल्यासारखेच बोलतात आपल्यासारखाच व्यवहार करतात तरी पण त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही संत नव्हते जगा माणसाच्या सारखे संत नव्हते जगा माणसाच्या खे जगा माणसाच्या सारिखे संत नवती जगा सारी सारिखे यमराजाला भीती वाटावी ही ताकद आहे हा पुरुषार्थ आणि जेने केला हा पुरुषार्थ हा पुरुषार्थ म्हणजे तिसऱ्या चरणातला जय दगडा सहित वया जय दगडा सहित वया जय दगडा सहित वया जय दगडा सहित वया 要睡的为他夜里。 भजन करत जन्मभर प्रपंच बुडवला आणि आता गाथा बुडवला देवना संसार तुका दोहेकडे चा अवतार होता मग आमचा तुकोबारा आहे कोण वाटला तुम्हाला रामेश्वर रामेश्वर भटक जा रामेश्वर भटक जा मेश्वर भटा मणे रामेश्वर भटा तुकोबा समर्थ समर्थ पण एक दिवस तुम्हाला म्हणावं लागेल भाग्य आम्ही तू कट्टर वैऱ्याला म्हणावं लागलं तुकोबार आहे धन्य धन्य तुकोबा समर्थ जयघोष केल्याबरोबर दड दड दड दड दुडू दुडू दड दड दड सांगेत होता तुमा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा नाम शिवा भगवंताच्या नामात आहे तेच सामर्थ्य तुकोबारायाच्या नामात आहे तुकाराम तुकाराम